Oh. नमस्कार मित्रांनो मी बोलत आहे चंदना रेडिओ शिवनेरीवरून आजचे आपले मूल्य आहे संतुष्टता एकदा एका देशामध्ये अकाल पडल्यामुळे खूप विकट परिस्थिती आली लोक भुकेने मरू लागले एका लहान शहरात एक धनी राहत होता तो खूप दयाळू होता त्याने शहरातील सगळ्या लहान लहान मुलांना रोज एक पोळी देण्याची घोषणा केली दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी एका बगीचेमध्ये सगळे लहान मुलं एकत्रित झाले पोळ्या वाटल्या गेल्या पोळ्या लहान मोठ्या होत्या म्हणून मोठी पोळी मिळावी म्हणून धक्काबुक्की करायला लागले एक छोटी कन्या बाजूला शांत मनाने उभी होती ती सगळ्यात शेवटी पुढे आली आणि टोपलीत उरलेली छोटी पोळी उचलली आणि आपल्या घरी खुशी खुशी गेली दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मध्ये पोळ्या वाटल्या गेल्या आजही त्या लहान मुलीला शेवटी छोटी पोळी मिळाली आणि ती खुशी खुशी घरी जाते घरी गेल्यावर त्या पोळीला जसे तोडले त्याच्यामध्ये सोन्याची एक मोहोर निघाली मुलीच्या आईने सांगितले बेटा या सोन्याची मोहोर त्या धनवान व्यक्तीला देऊ नये मुलगी पळत पळत मोहोर देण्यासाठी पोहोचली धनवान व्यक्तीने विचारले पोळ्या तर सर्व वाटल्या गेल्या तर तू इतकी उशिरा का आली मुलीने सांगितले मी तर पोळी घेऊन चालली गेली होती परंतु माझ्या पोळीमध्ये या सोन्याचा मोहोर निघाली आहे शायद पिठामध्ये पळून गेली असेल ती परत करण्यासाठी आली आहे धनवान व्यक्तीने सांगितले नाही बेटा हे तुझ्या संतुष्टतेचा पुरस्कार आहे मुलीने डोके हलवून विचारले माझ्या संतुष्टतेचं फळ मला तर मिळून गेले मला सगळ्या मुलांच्या मध्ये जाऊन धक्का खावी लागली नाही धनवान व्यक्ती खूप खुश झाला त्याने त्या मुलीला आपली धर्मपुत्री बनवले आणि तिच्या आईला मासिक वेतन निश्चित केले तो मित्रांनो सारांश काय निघतो या गोष्टीमधून आपल्याला शिक्षा मिळते की संतुष्टता खुशीशी पुंजी आहे यदि मनुष्य आपल्या जीवनामध्ये स्वतःमध्ये सेवामध्ये आणि सर्वांशी संतुष्ट आहे तर कोण कोणतच दुःख या चिंता त्याला परेशान करत नाही मेहनतीने कमवलेले धन आणि न्यायपूर्ण खर्च मनुष्याला संतुष्ट करतो अधिक इच्छा असंतोष उत्पन्न करते आणि असंतोष व्यक्ती अनुचित कर्माचे वाहक बनतो मनुष्याजवळ सर्व काही आहे तरी पण तो खाली हात आहे अर्थात असंतुष्ट आहे तो जगातील प्रत्येक गोष्ट त्याला माहीत असते परंतु स्वतःला ओळखू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःला ओळखू शकत नाही तोपर्यंत जगातील कितीही गोष्टी ऐकून घेतल्या तरी अशांत आहे जिथे आशीर्वाद आहे तिथे संतुष्टता असते म्हणून संतुष्ट रहा आणि सगळ्यांना संतुष्ट करा जरी तुम्हाला कोणी दुःख दिले तर दुःख देणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद द्या सहन जरी करावे तर शक्ती द्वारा सहनशीलताचा गुण धारण करून सगळ्यांना दुवा द्या आणि दुवा घ्यायचीच आहे दुवा घ्या आणि दुवा द्या या बीज मध्ये संतुष्टताची झाड सामावलेले आहे या झाडापासून क्षमा और रहमाचे फळ निघते जो व्यक्ती देही अभिमानी स्थिती में स्थित राहून कर्म करते ती स्वतः संतुष्ट राहते आणि दुसऱ्यांनाही संतुष्ट करते त्यांना संतुष्ट मणीचे वरदान स्वतः प्राप्त होते चला मित्रांनो पुन्हा नवीन गोष्टी बरोबर